देव कीर्तन करे पुढे नाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करे पुढे नाथ पांडुरंग देवाला धरला मनगटे काय थाले म्हणून काय झाले म्हणून दसले जगजेठी ऐसा कीर्तनाचा महिमा कवमा जीवति जड मूढा भाविका सुपी केली पा अखंड